नमस्कार मित्रांनो मी आहे तुमच्याबरोबर चंदना तुम्ही ऐकत आहात रेडिओ शिवनेरी आजचे आपले मूल्य आहे छोटीशी संधी एका गावामध्ये एक पुजारी राहत होता तो रोज मंदिरामध्ये जाऊन भगवंताची पूजा पाठ करायचा एके दिवशी त्याच्या गावामध्ये खूप मोठा पूर आला आता पूर आल्यामुळे पाणी संपूर्ण गावामध्ये पसरून गेले होते म्हणून गावातील लोक आपला जीव वाचवण्यासाठी दुसऱ्या गावामध्ये जात होते आता काही लोकांनी त्या पुजाऱ्याला सांगितले की तूही आमच्या बरोबर चल म्हणजे तुझा जीव वाचेल तो पुजारी म्हणतो की माझा भगवंतावर विश्वास आहे आणि तो मला नक्की वाचवण्यासाठी येईल त्याच्यानंतर एक पट्टीचा पोहणारा मनुष्य पुजाऱ्याच्या घराकडून जात होता आता तो मनुष्य त्या पुजाऱ्याला म्हणतो की मी तुम्हाला पाठीवर बसून घेऊन जातो आणि दुसऱ्या गावामध्ये सोडतो म्हणजे तुमचा जीव वाचेल तेव्हा तो पुजारी म्हणतो माझा भगवंतावर विश्वास आहे तर नक्की मला भगवंत वाचवायला येईल तर तो मनुष्य निघून जातो थोड्या वेळाने एक होळी चालवणारा मनुष्य येतो आणि होळी चालवणारा मनुष्य म्हणतो की तुम्ही होळीमध्ये बसा म्हणजे तुमचा जीव वाचेल त्यालाही तो नाकारतो आणि म्हणतो नाही माझा भगवंतावर विश्वास आहे आणि भगवंत मला नक्की वाचवण्यासाठी येईल थोड्या वेळाने हेलिकॉप्टर वाले येता आणि त्याच्या घराजवळ सीडी टाकतात आणि त्याला सांगतात ही सीडी चढून ये म्हणजे तुझा जीव वाचेल त्यांनाही तो नाकारतो आणि म्हणतो नाही माझा भगवंतावर विश्वास आहे आणि भगवंत मला नक्की वाचवण्यासाठी येईल थोड्या वेळाने पाणी खूप वाढले आता त्या पुजाऱ्याचे घर तो बुडलेस पण त्याच्याबरोबर त्याचाही मृत्यू झाला मृत्यू झाल्यानंतर आता पुजारी खूप पुण्यवान आत्मा होता म्हणून स्वर्गात गेला स्वर्गात गेल्यावर सगळ्यात पहिले तो देवाला भेटला आणि देवाला विचारतो की हे देवा मी आयुष्यभर तुझी पूजा केली नितांत तुझी सेवाही केली तुझ्यावर श्रद्धाही ठेवली पण अशा परिस्थितीमध्ये तू मला वाचवण्यासाठी आला नाही तेव्हा देव हसला आणि म्हणतो की मी तुला तर किती साऱ्या संधी दिल्या लोकांकडून सांगण्याचा प्रयत्न केला पण तुम्हाला ओळखू शकला नाही पट्टीचा पोहणारा जो व्यक्ती होता त्याच्याद्वारे सांगण्याचा प्रयत्न केला होडीवाल्याकडून सांगण्याचा प्रयत्न केला हेलिकॉप्टरवाले आले पण तू कोणालाच ओळखू शकला नाही आणि आपल्या जीवनातल्या अनेक संध्या तू गमवून दिला त्या पुजाऱ्याला पछतावा येतो की आपल्या हट्टीपणामुळे आज आपण भगवंताने पाठवलेल्या प्रत्येक संधीचा फायदा घेतला नाही आणि त्याचा दुरुपयोग केला मग मित्रांनो सारांश काय निघतो आपल्या आयुष्यातही अनेक परिस्थिती आणि समस्या येतात आणि या परिस्थिती आणि समस्यांमध्ये आपल्या जीवनातही अनेक संध्या येतात पण जर आपण त्या ओळखू शकलो नाही तर आपणही त्या परिस्थिती आणि समस्यांचा सामना करू शकणार नाही म्हणून सांगितले जाते की परमात्मा हा निराकार ज्योतिर्बिंदू स्वरूप आहे म्हणून तो कोणाच्या ना कोणाद्वारे आपल्याला मदत करण्यासाठी जरूर पाठवतो पण अशा परिस्थिती आणि सामन्यामध्ये समस्यांमध्ये आपले विचार सकारात्मक असायला हवा कारण परमात्मा कोणाला ना कोणाला तरी मदत करण्यासाठी आपल्याला पाठवून देतो तो एक अवसर आणि संधी आपल्या जवळ येत असते आपण जर ती चांगल्या मनाने ओळखू नाही शकलो तर आपण ती संधी सुद्धा गमवून देतो म्हणून तर बघा आपण भगवंतावर तर विश्वास ठेवतो पण जेव्हा आपल्यावर अशी परिस्थिती येते तेवढ्या आपल्या मनामध्ये भीती निर्माण होते चिंता निर्माण होते की मी या परिस्थितीचा सामना कसं करू आपले मन कमजोर बनते आणि आपल्या विचारांमध्ये नकारात्मक यायला सुरुवात होते मग त्याच्यामुळे भगवंताने पाठवलेली प्रत्येक संधी आपण ओळखू शकत नाही आणि ती गमवून बसतो म्हणून सांगितले जाते भले आपण मंदिरामध्ये जाऊ प्रार्थना करू पण प्रार्थनेमध्ये अगर मन चिंतित असेल प्रार्थना त्या परमात्म्यापर्यंत कधीच पोहोचणार नाही म्हणून आपण परमात्म्याच्या मदतीचा हात कस काय ओळखणार म्हणून अगर भगवंतावर विश्वास ठेवा लक्षात ठेवा की त्याचा साथचा अनुभव अगर आपल्याला अनुभवायचा असेल तर त्याची सहवासामध्ये राहा त्याच्यावर नितांत विश्वास ठेवा नाही भगवंत माझ्या बरोबर आहे हे हमेशा लक्षात ठेवा आणि आपल्यामधली जी भय चिंता आहे ते सर्व परमात्म्याला देऊन टाका म्हणजे सारी जिम्मेवारी कोणाची राहील त्या परमात्म्याची राहील आणि तो शेवटपर्यंत आपल्या बरोबर राहील आणि प्रत्येक परिस्थिती आणि समस्यामधून तो आपल्याला काढण्याचा प्रयत्न करेल जसे एका भक्ताचा भगवंतावर विश्वास असतो भक्त म्हणतो नाही की परमात्मा माझं कल्याणच करणार आहे तो माझं कधीच वाईट करणार नाही असा हा खरा भक्त मनापासून त्या भगवंताला आठवण करत असतो तर मग मित्रांनो पुढच्या भागामध्ये आपण नवीन एक गोष्टी बरोबर येऊ